لا يؤمنون به حتى يروا العذاب الأليم فيأتيهم بغتة وهم لا يشعرون فيقولوا هل نحن منظرون ते यावर इमान आणत नाहीत जोपर्यंत यातनादायक प्रकोप पाहत नाहीत मग जेव्हा तो यांच्यावर बेसमत असता कोसळतो तेव्हा ते म्हणतात आता आम्हाला थोडी सवय मिळू शकते का كانوا يوعدون मग काय हे लोक आमच्या प्रकोपासाठी घाई करत आहेत तुम्ही काही विचार केला जर आम्ही यांना वर्षानुवर्ष चैनी करण्याची सवड जरी दिली आणि मग पुन्हा तीच गोष्ट यांच्यावर कोसळावी जिथं यांना भय दाखवलं जात आहे तर ती जीवनसामग्री जी यांना मिळाली आहे यांच्या काय उपयोगी पडणार पहा आम्ही कधीही कोणत्याही वस्तीला याशिवाय नष्ट केलं नाही की तिच्यासाठी सावध करणारे उपदेश कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मौजूद होते आणि आम्ही चालीम नव्हतो हा उज्ज्वल ग्रंथ घेऊन शैतान उतरलेले नाहीत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 असतो जेव्हा तुम्ही उठता आणि सजदा करणाऱ्या लोकांमध्ये तुमच्या हालचालीवर दृष्टी ठेवतो तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे लोक हो काय तुम्हाला मी सांगू की शैतान कोणावर उतरत असतात ते प्रत्येक बनावटगिरी करणाऱ्या दुराचारीवर उतरत असतात ऐकीव गोष्टी कानात फुंकतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे असतात والشعراء يتبعهم الغاوون وسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون पुढले कवी तर त्यांच्या पाठीमागे बहकलेले लोक चालत असतात काय तुम्ही पाहत नाही की ते प्रत्येक खोऱ्यात भटकतात आणि अशा गोष्टी सांगतात ज्या ते करत नाहीत त्या लोकांव्यतिरिक्त ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी नेक कृत्य केली आणि अल्लाचं पुष्कळ स्मरण केलं आणि जेव्हा त्यांच्यावर जुलूम केला गेला तेव्हा केवळ बदला घेतला आणि जुलूम करणाऱ्यांना लवकरच कळेल की त्यांना कोणत्या परिणामांना तोंड द्यावं लागेल अल्लाच्या नावाने जसे मेहरबान दयावान आहे القرآن وكتاب مبين هدى وبشرى للمؤمنين الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم بالآخرة هم يوقنون तासीन या ऐती आहेत कुराण आणि स्पष्ट ग्रंथाच्या मार्गदर्शन आणि खुशखबर त्या इमान आणणाऱ्यांसाठी जे नमाज कायम करतात आणि जकात देतात आणि शिवाय ते असे लोक आहेत जे आखिरतवर पूर्ण विश्वास ठेवतात إن الذين لا يؤمنون بالآخرة زينا لهم أعمالهم فهم يعمهون أولئك الذين لهم سوء العذاب وهم في الآخرة هم الأخسرون وإنك لتلقى वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक आखिरतला मानत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनवलं आहे म्हणून ते भटकत फिरत असतात हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी वाईट शिक्षा आहे आणि अखिरतमध्ये हेच सर्वात जादा तोट्यात राहणारे आहेत आणि हे पैगंबर सल्लेला वसलम निसंशय तुम्ही हा कुराण एका बुद्धिमान आणि ज्ञानी अस्तित्वाकडून प्राप्त करत आहात إذ قال موسى لأهله إني آنست نارا سآتيكم منها بخبر بشهاب قبس لعلكم تصطلون فلما جاءها نودي أن بورك من في النار ومن حولها وسبحان الله رب العالمين यांना त्यावेळीची कथा ऐकवा जेव्हा मुसा अल इस्लामनं आपल्या कुटुंबियांना सांगितलं मला एक अग्नीसारखा दिसला आहे मी आता येथून एखादी बातमी आणतो अथवा एखादा निखारा वेचून आणतो जेणेकरून तुम्ही उष्ण व्हावं तिथे जेव्हा पोहोचला तेव्हा हाक आली धन्य आहे तो जो या अग्नीत आहे आणि जो याच्या परिसरात आहे पवित्र आहे अल्लाह सर्व जगनिवासियांचा पालन करता يا موسى إنه أنا الله العزيز الحكيم وألق عصاك فلما رآها تهتز كأنها ولم يعقب يا موسى لا تخف إني لا يخاف لدي المرسلون إلا من ظلم ثم بدل حسنا بعد سوء فإني غفور رحيم हे मुसा अल इस्लाम हा मी आहे अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आणि टाक तर जर आपली लाठी ज्या क्षणी मुसा अल इस्लामने पाहिलं लाठी सर्पाप्रमाणे वळवळत आहे तेव्हा पाठ फिरून तो पळाला आणि मागे वळून सुद्धा पाहिलं नाही हे मुसा अल इस्लाम भिवू नकोस माझ्या हुजुरात पैगंबर भीत नसतात या व्यतिरिक्त की एखाद्यानं चूक केली असावी मग जर वाईटानंतर त्यानं चांगुलपणानं आपल्या कृत्याला बदलून टाकलं तर मी माफ करणारा मेहरबान आहे وأدخل يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء في تسع आणि जरा आपला हात आपल्या गळपट्टीत तर घाल चकाकत निघेल कोणत्याही त्रासाविना या दोन निशाण्या नऊ निशाण्यापैकी आहेत फिरवून आणि त्याच्या लोकांकडे घेऊन जाण्यासाठी ते मोठे दुराचारी लोक आहेत فلما جاءتهم آياتنا مبصرة قالوا هذا سحر مبين وجحدوا بها واستيقنتها أنفسهم ظلما وعلوا فانظر كيف كان عاقبة المفسدين परंतु जेव्हा आमच्या उघड उघड निशाण्या त्या लोकांसमोर आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तर उघड जादू आहे त्यांनी सर्रास जुलूम आणि घमेंडीच्या मार्गानं त्या निशाण्यांचा इन्कार केला वस्तुत मन त्यांची मान्य करती झाली होती आता पहा त्या उपद्रवी लोकांचा शेवट कसा झाला ولقد آتينا داود وسليمان علما وقال الحمد لله الذي فضلنا على كثير من عباده المؤمنين दुसरीकडे आम्ही दाऊद अल इस्लाम आणि सुलेमान अल इस्लाम यांना ज्ञान प्रदान केलं आणि त्यांनी सांगितलं की कृतज्ञ आहोत त्या अल्लाचे ज्याने आम्हाला पुष्कळशा आपल्या इमानवाल्या दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केलं وورث سليمان داود وقال يا أيها الناس علمنا منطق الطير وأوتينا وأوتينا من كل شيء إن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 ننظر أتهتدي أم تكون من الذين لا يهتدون فلما جاءت قيل أهكذا عرشك قالت كأنه هو وأوتينا العلم من قبلها وكنا مسلمين وصدها ما كانت تعبد من دون الله إنها كانت من قوم كافرين सुलेमान सामनं सांगितलं अपरिचित रीतीनं तिचं सिंहासन तिच्या समोर ठेवून द्या पाहूया किती खऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचते अथवा त्या लोकांपैकी आहे ज्यांना सरळ मार्ग पावत नाही राणी जेव्हा हजर झाली तेव्हा तिला सांगण्यात आलं तुझं सिंहासन असंच आहे का ती म्हणू लागली हे तर जणू तेच आहे आम्ही तर अगोदरच जाणून घेतलं होतं आणि आम्ही आज्ञेत मान तुकवली होती अथवा आम्ही मुसलमान बनलो होतो तिला इमान आणण्यापासून ज्या गोष्टीनं रोखून ठेवलं होतं ती त्या उपास्यांची आराधना होती ज्यांची ती अल्लाशिवाय पूजा करत होती कारण ती एका काफीर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 भाऊ स्वाले अल इस्लामला हा संदेश देऊन पाठवलं की अल्लाची बंदगी करा तर एकाएकी ते परस्पर विरोधी दोन पक्ष बनले स्वाले अल इस्लामनं सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो भलाई अगोदर बुराईसाठी का घाई करता का बरं अल्लाची क्षमा मागत नाही कदाचित तुमच्यावर दया केली जाईल قالوا اطيرنا بك وبمن معك قال طائركم عند الله بل أنتم قوم تفتنون त्यांनी सांगितलं आम्हाला तर तुम्ही आणि तुमचे सोबती अपशकुनाचे प्रतीक आढळला आहात स्वाले अल इस्लामनं उत्तर दिलं तुमच्या शुभ आणि अशुभ शकुनांचं सूत्र तर अल्लाजवळ आहे खरी गोष्ट अशी आहे की तुम्हा लोकांची परीक्षा होत आहे وكان في المدينة تسعة رهط يفسدون في الأرض ولا يصلحون قالوا تقاسموا بالله لنبيتنه وأهله ثم لنقولن ثم لنقولن لوليه ما شهدنا مهلك أهله وإنا لصادقون त्या शहरात नऊ जथ्थेदार होते जे देशात उपद्रव माजवत आणि कोणतंही सुधारण्याचं काम करत नसत त्यांनी आपापसात सांगितलं अल्लाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करा की आम्ही स्वाले अल इस्लाम आणि त्याच्या कुटुंबियांवर छापा मारू आणि मग त्यांच्या वालीला सांगू की आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो आम्ही अगदी खरं सांगतो ومكروا مكرا ومكرنا مكرا وهم لا يشعرون فانظر كيف كان عاقبة مكرهم أنا دمرناهم وقومهم أجمعين हा डाव तर ते खेळले आणि मग एक डाव आम्ही खेळलो ज्याची त्यांना माहिती नव्हती आता पहा की त्यांच्या डावाचा शेवट कसा झाला आम्ही नष्ट करून टाकलं त्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना ती त्यांची घरं रिकामी पडली आहेत त्या अत्याचारापायी जे ते करत असत यात एक बोधप्रद निशाणी आहे त्या लोकांसाठी जे ज्ञान बाळगतात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 हे मोठे पवित्रवान बनतात शेवटी आम्ही वाचवलं त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्याच्या पत्नीखेरीज की जिथं पाठीमागे राहणं आम्ही निश्चित केलेलं होतं आणि वर्षवली त्यांच्यावर एक दृष्टी अत्यंत वाईट दृष्टी होती ती त्यांच्यासाठी ज्यांना तंबी दिली गेली होती हे पैगंबर सल्लेला सल्लम सांगा स्तुती आहे अल्लासाठी आणि सलाम आहे त्याच्या त्या दासांवर ज्यांना त्यानं निवडलं